समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सदतीसावा केशीनी व्योमासुराचा उद्धार आणि भगवंतांकडून नारदाची स्तुती ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात केशी सकांसे व्रजी धाडिले तो हो अश्वो व्रजी पातलानी टापे भूमीसी उखडीत आला आयाळ झटके ढग पांगले की खिंकाळता लोक भिले मनात मोठेची डोळे मुख खोड जैसे देहे दिसे तो घटची ढगाचा भूकंप होई पद आपटीता श्रीकृष्ण पाही जनभीतियुक्त ढगांपरी तो हलवी ही पुच्छ झुंजावया धुंडुनी पाही अश्व सिंहध्वनीने मग कृष्ण बोले नि कृष्णा मग तो चिडोनी आकाश प्याया जणू वासी खरेची केशी बहुही प्रचंड कृष्णासी झाडी मग दोन लाथा कृष्णे तया वंचियले निहाते पायी धरी जै गरुडोची सर्पा क्रोधेची त्याला फिरवून फेकी त्याच्या रशे हातही अंतराला सचेत होता मग केशी धावे फाडोनी तोंडा हरिच्या तनुषी तो पाहता हा सुनी कृष्ण पाही मुखात डावा कर घाली त्याच्या परीक्षिता ते कर कोवळे की ते तप्त लोहा परितोंडी त्याच्या जाळोनी दाता उपटोनी काढी नी वाढ वाढे मुखी हात त्याच्या दाटोनी हाते मग श्वास गेला पाया सापटी भिजले शरीर बाहेर डोळे पडले तयाचे पडे मरोनी मळत्या गुनिया शेंदाड फाटे तई फाटला तो नी कृष्ण काढी आपुल्या कराला अनायसे शत्रु समारिता तई पुष्पेची देवे बहुवृष्टी केली हितैशी सर्व जीवांचे भगवत प्रेमी नारद कंसाच्या पासुनी आले कृष्ण एकांती बोलिले श्री कृष्णा सच्चिदानंद योगेशा जगदीश्वरा जगाचा वासुदेव तू यदुवंश शिरोमणी सर्व काष्ठामध्ये एक अग्नितै यात तू राहसी पंचकोशात साक्षे जीवास जाणसी सर्वांचा तू अधिष्ठाता अधिष्ठान विहीन तू मायेने निर्मिसी सृष्टी पोषिसी लीनी नेशिही राक्षसे दावने दैत्ये राजांचे वेश घेतले तयाना नष्टिन्या तैसे धर्म रक्षार्थ जन्मदा आनंद वाटतो हा की सहजी केशी मारिला पळाले स्वर्गीचे देव खिंकाळी ऐकता तशी परवा तुझी आहाते चाणूर मुष्टिकाधिक हत्तीनी कंस राजा हे मेलेले मी बघीन की काल यौवननी मूर शंखानी नरकासुर मेलेले पाहिती मौज कल्पवृक्षासी आणिता कृपानी वीरता रूपा पाहोने शुल्क देऊनी वरितील बहु कन्या द्वारके मोचिसी, स्यमंत कमणी रत्न जांबवान पासून तसा आणि सी द्विज पुत्राला मरता जीव विसिकी सोंगाड्या वासुदेवाला पौंड्रका वधुनी पुन्हा जाळीसी काशीपुरा ते मारिसी शिशुपाल तू द्वारके सवसोनिया साधीशील पराक्रम ज्ञानीनी प्रतिभावंत गातील तेही पाहि पृथ्वीचा भार सांडाया अर्जुन सारथी तसा होवोनी कैक अक्षौणी मारिशी मीच पाहितई विशुद्ध विज्ञान घनस्वरूपा वस्तूत होशी मिळाल्या तुला त्या संसार चक्रे नितमुक्त तुची गुणप्रवाहा तुझला नमी स्वतंत्र तू तय अंतरात्मा न भेद तू ते मुळीशेष नाही क्रीडार्थ तू हा अवतार घेशी नमो तुला रे यदुवंश श्रेष्ठ श्री शुकदेवजी सांगतात देवर्षीनी असा कृष्ण स्तविला नि प्रणामिला रोमांच उठले अंगी गेले आज्ञाही घेऊनी केशिला मारिता कृष्ण गायी चारावया पुन्हा जातसे खेळ या वनात लपना छपी एकदा चारता गाई चोरने कुणी रक्षक जाहले खेळती खेळ लपना छपनी अस सर्वात कुणी ते चोर मेंढाने कुणी रक्षक जाहले निर्भये खेळ खेळता रमले तसे त्यावेळी गोपवेशाने तो व्योमासुर पातला चोरतो सहसा होई लपवी गोप मेंढजे गुंफेत लपवी गोप शिळेने बंद ती करी खेळता चार वापाच राहिले बाळ गोपते कृष्णाने जाणिले कृत्य येता तो गोप न्यावया कृष्णाने धरिला त्याला सिंह मेंढी धरी तसा बळी व्योमासुरो मोठा घेतसे सत्य रूपते वाटले सुटतो त्याला परी कृष्णेची दाबिले पाडिले भूमिसी आणि गळाची फाडिला असे विमानी देवता सर्व पाहती हरिची लिला गुंफेचे दार कृष्णाने तोडोनी गोप सोडिले गायला देवता श्रेष्ठ व्रजात गोप पातले इति श्रीमद महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सदतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री